नमस्कार मित्रांनो मी शीमा आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी आजचा विषय आहे मी स्वतंत्र आहे मित्रांनो हा शब्द ऐकल्याबरोबर आपल्याला खूप खुशी होईल कारण प्रत्येकाला स्वतंत्र जीवन आवडतं आज कोणालाही आपल्यावर कोणी वचक बसवणारं धाक दाखवणारं आपल्यावर दबाव टाकणारं असं जीवन आवडत नाही अगदी असं जीवन आवडतं आकाशातील उडणाऱ्या पक्षाप्रमाणे परंतु मित्रांनो हेच खरं स्वातंत्र्य नाही आहे आपण व्यक्तीकडून स्वातंत्र्य मिळू शकतो आपण बॉसकडून स्वातंत्र्य मिळू शकतो जीवनात आपण ही स्वतंत्रता मिळवू शकतो परंतु ही स्वतंत्रता मिळून सुद्धा आपण सुखी नाही आहेत आपण आनंदी नाही आहेत कारण मित्रांनो खरी स्वतंत्रता म्हणजे नेमकं काय आहे हे आज आपण विसरलेलो आहोत म्हणून आपल्याला मी स्वतंत्र आहे हे रहस्य जाणून घ्यायचं आहे एका सुंदर द्वारे खूप सुंदर कहाणी आहे की ज्यातून आपल्याला खूप सुंदर प्रेरणा मिळू शकते मित्रांनो एक कर्तव्यनिष्ठ राजा होऊन गेला त्याचा एक खोडकर आणि विचित्र स्वभावाचा मुलगा प्रजा त्याचा नटखट राजकुमार म्हणून उल्लेख करत असे माझा पिता राजा आहे मी त्याचा राजपुत्र राजकुमार आहे याचा त्याला गर्व होता तो म्हणायचा मी राजपुत्र आहे मी स्वतंत्र आहे माझ्यावर कोणीही हुकूमत अधिकार गाजू शकत नाही एके दिवशी त्याच्या शिक्षकांनी त्याला ग्रहपाठाविषयी विचारले स्वभावाला अनुसरूनच त्याने उत्तर दिले मी राजकुमार आहे स्वतंत्र आहे ग्रहपाठ केला की नाही केला हे तुम्ही कोण मला विचारणारे शिक्षक त्यावेळी मात्र गप्प बसले पण ही गोष्ट त्यांनी राजाच्या कानावर घातली राजाने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ त्याच्या या स्वभावामुळे राजाही त्रस्त आणि प्रजाही दुःखी झाली होती एके दिवशी मात्र बगीच्यातील गुलाबांच्या झाडावर चमचम करणारी एक वस्तू त्याला दिसली तो त्या वस्तूजवळ गेला गुलाबाच्या झाडावर बसलेल्या भूताला पाहून आश्चर्यचकित झाला त्याला लांबून दिसत होता तो त्या भूताच्या गळ्यातील चमकणारा मणी आणि तो विचारतो तू कोण आहेस माझ्या बगीचात का आलास राजपुत्राने भूताला विचारले भूताने उत्तर दिले की मी भूत आहे मी या गुलाबांच्या काट्यात अडकलो आहे यातून तू मला बाहेर काढशील का राजपुत्राने नेहमीप्रमाणे उत्तर दिले मी राजपुत्र आहे स्वतंत्र आहे काट्यातून बाहेर काढ म्हणून तो कोण मला सांगणारा मनात आले तर काढेल नाही तर नाही तू माझ्यावर हुकूमत गाजवू शकत नाहीस भूत म्हणाले तू मला काट्यातून बाहेर काढलेस तर माझ्या गळ्यातील चमचमणारा मणी मी तुला देईल हा जादूचा मणी आहे हा मणी जर तू जमिनीवर घासलास तर तू स्वतंत्र होशील मी अगोदरच स्वतंत्र आहे राजपुत्र म्हणतो तरी तो जादूच्या मण्याच्या लोभामध्ये मात्र फसतो त्याने भूताला काट्यांच्या बाहेर काढले आणि त्याच्याकडून जादूचा मणी घेतला चमचमणारा मणी घेऊन तो महालात गेला स्वतःच्या खोलीत जाऊन दार बंद करून मन्याचा प्रयोग करून पाहावा म्हणून त्याने तो जमिनीवर घासला आणि काही क्षणातच त्याला थकल्यासारखे वाटले त्याला झोप लागली मोठा झाल्यावर त्याचा राज्याभिषेक झाला त्याने प्रजेला हुकूम सोडायला सुरुवात केली परंतु कोणीच त्याच्या बोलण्याकडे लक्ष देईना प्रत्येकजण म्हणत आहे मी स्वतंत्र आहे मी स्वतंत्र आहे हा जणू काही जपच त्याच्या कानावर पडत होता तो वैतागला दुःखी झाला त्याला वाटले पूर्वीचे माझेच वाक्य माझ्याकडे प्रतिध्वनीच्या रूपामध्ये परत येत आहे आणि थाडकन त्याला जाग येते तेव्हा त्याच्या लक्षात येते की हे स्वप्न होते त्या स्वप्नाने तो बेचैन झाला त्याला पश्चाताप होत होता तो शिक्षकाकडे गेला त्यांची माफी मागितली व प्रतिज्ञा केली की यापुढे कधीही मी स्वतंत्र आहे हे शब्द म्हणणार नाही शिक्षकांनी त्याला समजावून सांगितले की हे बघ स्वतंत्रतेच्या नाण्याला दोन बाजू असतात एक असते अधिकाराची आणि दुसरी असते कर्तव्याची आणि म्हणाले स्वतंत्र म्हणजे स्वचेतंत्र स्व म्हणजे आत्मा आणि तंत्र म्हणजे स्वव्यवस्थापन पद्धती स्वतंत्र म्हणजे आत्म्याच्या स्थूल हात पाय कान नाक डोळे या सर्व कर्मिंद्यांवर ती राज्य करणे ही पद्धती आहे मन बुद्धीवर राज्य करणे ही व्यवस्थापन पद्धती आहे आणि ही ज्याला जमली तोच खरा स्वतंत्र आहे तू असा स्वतंत्र आहेस का तेव्हा मात्र तू निरुत्तर होतो आणि शर्मेने मान खाली घालतो त्यानंतर तो पित्याकडे जातो पित्यांची क्षमा मागतो आणि म्हणतो आजपासून मी खरा स्वतंत्र होणार आहे माझ्या स्थूल सूक्ष्म सर्व कर्मिंद्र्यांवर राज्य करूनच पूर्ण राज्य सांभाळण्याची तयारी मी करणार आहे खरा स्वतंत्र मी बनणार आहे कारण जोपर्यंत स्वतःच्या कर्मिंद्र्यांवर सूक्ष्म आणि स्थूल कर्मिंद्र्यांवर राज्य करता येत नाही तोपर्यंत राजा ही पदवी मिळू शकत नाही आणि मग तो खऱ्या अर्थाने स्वत राज्य करायला शिकतो स्वतःचा राजा बनतो आणि मग त्याला लक्षात येतं की स्वतंत्रता म्हणजे काय आहे खरा स्वतंत्र मी तेव्हाच असू शकतो जेव्हा मी माझ्या या सर्व कर्मेंद्रियांवर माझ्या स्वभाव संस्कारांवर राज्य करू शकतो चला तर मग आपणही खऱ्या अर्थाने आपल्या स्थूल आणि सूक्ष्म कर्म इंद्रियांवर राज्य करूया आणि सुखी जीवन जगूया स्वतंत्रपणे आपलं जीवन जगू शकू आणि आनंदाने आपण आपल्या जीवनामध्ये सुखाचा प्रेमाचा आनंदाचा अनुभव करूया नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी